ओम नमो नारायणाय प्रवचन क्रमांक तेरा आपण पहिला स्कंध दुसरा अध्याय श्लोक सहा आणि आठ विशेषे करून यावरती चिंतन करत आहोत यामध्ये सुद्धा दोन शब्द लक्षात घ्या दोन वाक्य सवय पुंसाम धर्म पुंसाम सर्वसामान्यांसाठी पुंसाम सवयी पुंसाम परोधर्म परमधर्म प्रत्येक माणसासाठी सर्वसामान्य माणसांसाठी प्रत्येकासाठी परमधर्म कुठला हा एक भाग आणि दुसरा आठव्या श्लोकात म्हटलेला आहे धर्म स्वनुष्ठित पुंसाम उत्तम प्रकारे धर्माचं आचरण करणं उत्तम प्रकारे धर्माचं आचरण करणं पण मग या दोन्हीचा समन्वय साधला तर महत्वाचा प्रश्न उठतो आणि तो म्हणजे धर्म म्हणजे काय हे आपण समजून घेत आहोत भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या सोळाव्या अध्यायात धर्माची लक्षणं काय सांगितली ते बघितलं माहिती आहे ना महत्व सांगितलं तुम्हाला मी प्रत्यक्ष भगवंत अवतरले धर्मात काय परित्राणा साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ आहे धर्माची सुस्थापना धर्माची स्थापना भगवंताने फार पूर्वी केलेली आहे परंतु भगवंत अवतार घेतात तो भगवंतांची सुस्थापना करण्यासाठी आणि अशा भगवंतांनी युद्धभूमीवर धर्माची लक्षणं सांगितली आणि त्याचा अभ्यास हा आपण करतो का माहिती आहेत का ती लक्षणं हे बघा शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातं पाचवी सातवी पर्यंतच्या मुलांना द्यावं त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही तो माझा विषय नव्हे परंतु धर्म म्हणजे काय याबद्दल कुठं काही शिकवलं जातं का हो शाळेत नाही घरात नाही मजहब नाही शिकात शिकाता आपस बैर रखना असं म्हटलेलं आहे आता हे मजहब नाही सिखाता आपस बैर रखना याचा अर्थ आपस बैर न रखना हे धर्माचं एक लक्षण आहे आणि हे अशी लक्षणं गीतेमध्ये सुद्धा जी सांगितली आहेत गीतेचा अध्याय तुम्ही काढा पॉज करा गीतेचा तेरावा अध्याय काढा तेराव्या अध्यायातले सात ते अकरा या श्लोकामध्ये ज्ञानी लोकांची लक्षणं सांगितलेली आहेत आणि ज्ञानी म्हणजे काय ज्ञानी म्हणजे धर्माचरण करणारे लोक ज्ञानी याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही जे धर्माचं आचरण पक्क करतात ते ज्ञानीच होतात आणि त्या ज्ञानी माणसांच्या त्या धर्माची लक्षणं सांगताना त्याचा अर्थ बघूया काय म्हटलेलं आहे अमानित्व मदंभित्व अहिंसा क्षांतिरार्जवं, काय म्हटलेलं आहे मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे क्षमा करणे क्षमा करणे मन वाणी इत्यादी बाबतीत सरळपणा श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा अंतर्बाह्य शुद्धी अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगांविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे मृत्यू जन्म वृद्धत्व आणि रोग इत्यादी इत्यादीमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे पुत्र स्त्री घर आणि धन इत्यादीची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमी चित्त समतोल ठेवणे मद परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नटणे अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय याला धर्माची लक्षणं म्हणतात आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय मी त्याला अधर्म असे म्हणतो मी त्याला अधर्म असे म्हणतो हे भगवान म्हणत नाही हे आपलं मी म्हटलं पण त्यांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि उरलेली सर्व ही अज्ञानाची लक्षणं आहेत कधी ह्याच्याबद्दल विचार करतो का आपण शाळामध्ये हे शिकवतो का इथे एक लक्षण आहे बघा आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमी चित्त समतोल ठेवणे समत्वता आहे हे शिकवण शाळेत शिकवली जाते आणखी सांगतो युद्धभूमीवर सांगितलेलं आहे सोळावा अध्याय काढा पहिले तीन श्लोक दैवी गुण सांगितलेले आहेत दैवी गुण म्हणजे धर्माचीच लक्षणं अभयम सत्व संशुद्धी योग व्यवस्थिती काय आहेत भावाचा पूर्ण अभाव अंतःकरणाची पूर्ण निर्मळता तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढचित्ती स्थिती आणि सात्विक दान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादीमध्ये उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्राचे पठण पाठण मनु भगवंतांच्या नामांचे गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन या करण्यासाठी कष्ट सोसणे आणि इंद्रियासह शरीर अंतःकरणाची सरलता नंतर पुढे काय म्हटलेलं आहे काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारे इतरांना दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे काय हो ह्याचा अर्थ नुसतं वाटलं आपण पण इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्याच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविद्ध आचरण करण्याची लज्जा निरर्थक हालचाली न करणे तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व अर्जुना दैवी संपत्ती म्हणजे धर्माचरणाची किंवा धर्माची लक्षणे होत आता हे सांगा की समत्व बुद्धी <coughs> किंवा आणखी सांगता येतील स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत तिथं हेच म्हणतेला आहे की इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे अहो लहान मुलांच्यात गुण आहे रस्त्यावरून जाताना शोकेसमध्ये काही आकर्षक वस्तू ठेवलेल्या असतात आकर्षक खेळणी ठेवलेली असतात त्याचा माझ्या डोळ्याशी संपर्क येणं म्हणजे इंद्रियांचा त्या विषय भोगाशी भोग साधनांशी संयोग होणं मी डोळ्यानं पाहणं आणि मनापर्यंत ती माहिती पोचणं आणि मनामध्ये ही वस्तू मला हवी असं वाटणं याला म्हणतात आसक्ती ही केवळ छोटीशी आसक्ती झाली पण त्या छोट्या आसक्तीचं प परिवर्तन शेवटी लस्ट म्हणजे त्याच्याबद्दलची इतकी आप आपणास हवं ही भावना निर्माण होते ती न होणं म्हणजे इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणं ठीक आहे रस्त्यावरती जाताना एक साडी बघितली परंतु ती लगेच हवी असं वाटणं कारण ती दुसऱ्याकडं आहे हा भाव नसणं हे एक धर्माचं लक्षण आहे अशी धर्माची लक्षणं सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे आचरण करणं त्याप्रमाणे ते अंगी मुरवणं यासाठी इथं म्हटलेलं आहे सवय पुंसाम परोधर्म हा परमधर्म आहे आणि त्या धर्माचं धर्म हा स्व अनुष्ठित अनुष्ठान करणं म्हणजे आचरणात आणणं की ज्यामुळं भगवंतांच्या बद्दल मनात हृदयात प्रेम निर्माण होईल असा जो आचरणाचा भाग आहे त्याला धर्म म्हटलेला आहे बाकी ते सगळे श्रम आहेत तर या दृष्टीने तुम्हाला मी मी म्हंटल बरं का काय आहे भागवताच्या या क्लिप कोण आणि किती जण वाच ऐकतात मला सुद्धा थोडासा एक शंकेचा भाग आहे पण मला एक मेसेज आला मी लिहिलं की हे जे सगळे धर्माची ही लक्षणं आहेत ना ही माझ्या दृष्टीनं तीस ते पन्नास वयोगटातील खास करून या वयोगटातील मुलांसाठी आहेत सर्वांसाठीच आहेत बरं का परंतु खास करून या वयोगटातील मुलांसाठी आहेत मला एक मेसेज आला माझं वय एकाहत्तर वर्ष आहे मग मी वाचावं का ऐकावं का नाही वाचावं आता काय बोलणार ह्याच्यावर सांगा मला जर माझ्या तीस वर्षाच्या मुलाला धर्म म्हणजे काय सांगता येत नसेल तर त्या धर्माचा प्रसार होणार कसा आणि भगवंतांना हे अपेक्षित आहे भगवंतांना अपेक्षित आहे ते करणं त्यामुळे भगवंतांची प्रीती होते समाजाची सुधारणा होते धारणा होते आणि ते जर मी माझ्या पाच वर्षाच्या सात वर्षाच्या मुलाला सांगू शकलो नाही तर काय अवस्था होईल पाच पंचवीस वर्षानंतर गीता पाठ म्हणायची शुद्ध म्हणे म्हणायची शुद्धपणे आणि कुठं ते शृंगेरीला जाऊन एकवीस हजार रुपये बक्षीस आणायचं मान्य आहे चांगली गोष्ट आहे पाठांतर करावं शाळेतल्या मुलाने परंतु आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्या अर्थाकडे जायला नको का धर्माची लक्षणं काय आहेत मला तरी हे मला वाटतं की म्हणून तीस आणि पन्नास वर्षाच्या मुलाच्या मध्ये या धर्माच्या लक्षणांचा भाग आचरणात येण्यासाठी त्याने अभ्यास करावा आणि त्याने हे सगळी लक्षणं हा धर्म किंवा ही सगळी शिकवणूक भागवतातील भागवताचा विषय धर्म म्हणून सांगितला या विषयाची सर्व शिकवण ही शालेय मुलांपर्यंत पोचवणं यासाठी मी म्हटलं की तीस ते पन्नास वर्षे वयाच्या मुलांनी याचा विशेषत अभ्यास करावा आणि पुढं काय म्हटलेलं आहे हे काय एवढं धर्माबद्दल बोलतो माहितीये काय की हा चतुर्विध पुरुषार्थाचा पहिला पुरुषार्थ आहे धर्म चार पुरुषार्थ कुठले धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत आणि त्या चार पुरुषार्थापैकी धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे आणि त्या धर्माच्या पुरुषार्थानं काय साध्य होतं काय साध्य होतं हे बघा की धर्माच्या आचरणाने अर्थप्राप्ती होते हे निश्चित आणि हे मी म्हणत नाहीये हे भागवतात म्हटलेलं आहे आता पुढचा श्लोक घेऊ नववा श्लोक आहे धर्मस्य यापवर्गस्य नार्थोर्था योपकल्पते नार्थस्य धर्मैकांतस्य कामो लाभाय हि स्मृत धर्म ह्या अपवर्ग्य इथे एक शब्द आहे धर्मस्य ह्यापवर्ग्यस्य अपवर्ग्य म्हणजे मोक्ष आता धर्माचं शेवटचं फळ काय धर्माचं अंतिम फळ काय आहे तर मोक्ष मोक्ष म्हणजे काय हा आपण नंतर विषय घेऊ चर्चेला परंतु आता एक मनाची समाधानता मनाची आनंदी वृत्ती मनाची चित्ताची शांतता हा एक भाग सध्यापुरता आपण केवळ किरकोळ लक्षात ठेवू पण हे धर्माचं फळ आहे पण धर्माचं फळ हे जरी असलं तरी अर्थ हे धर्माचं फळ नसलं तरी अर्थाची प्राप्ती होते अर्थ बघा धर्मस्य यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मेकांतस्य कामो लाभाय हे स्मृत धर्माचे फळ मोक्ष आहे धनप्राप्ती धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठी आहे विलास हे धनाचे फळ मानलेले नाही याचा अर्थ काय तर धर्मामुळं धनप्राप्ती होणार हे निश्चित परंतु ते धर्माचं अंतिम फळ नव्हे धर्माचं फळ अंतिम मोक्ष परंतु त्या मोक्ष प्राप्ती होते धर्माच्या आचरणाने ती व्हाया अर्थ आणि काम हे दोन गोष्टी प्राप्त होतात त्या प्राप्त होतात त्याच्या माध्यमातून त्याच्या मार्फत मला मोक्षापर्यंत पोचायचं आहे आणि हे कसं पोचायचं त्याचा हा सगळा पुढचा वृत्तांत नऊ दहा अकरा बारा या श्लोकात दिलेला आहे एक स्कंध अध्याय दुसरा श्लोक नऊ ते बारा अर्थ आणि श्लोक वाचा पुढच्या प्रकरणामध्ये आपण त्याबद्दल विचार करू आणि हे प्रकरण आपण या इथे आज थांबू पुढचा विषय पुढचे श्लोक पुढच्या प्रवचनात नारायण हरी